रामकृष्ण गोविंद गुढीपाडव्याचा दिवस पवित्र दिवस आणि पहाटेचे पावणे दोन वाजलेले आहेत आणि मी तुम्हाला अत्यंत मनपूर्वक खूप खूप शुभेच्छा देतो या नवीन वर्षात आपणा सर्वांकडून भागवताचा मनपूर्वक अभ्यास व्हावा अशा शुभेच्छा देतो भगवत प्राप्तीच्या मार्गावरती चार पावलं आपण या वर्षात आणखी पुढे जाऊ सर्वांनी माझ्यासहित अशी प्रार्थना करतो आणि त्यासाठी म्हणून आजच्या प्रवचनाला सुरुवात करतो भागवताच्या सुरुवातीला पै प्रास्ताविक हा भागवताच्या सुरुवातीला पहिल्या स्कंधातल्या एकोणीसाव्या अध्यायात राजा परीक्षितांनी प्रश्न विचारला मराव कस ओके आणि त्याचं उत्तर श्री शुकाचार्य महाराजांनी दिलं जन्मलाभ परपुंसाम अंते नारायण स्मृती काय वाटेल ते झालं तरी या जन्माचं परमस्वार्थक एकच आणि ते म्हणजे अंतकाळी भगवंतांचं स्मरण होणं आणि यावर आपण विस्तृत चर्चा केली माझी आपल्याला नम्र विनंती आपण ते प्रवचन असणाऱ्या क्लिप्स ज्या किती आणि कोणत्या आहेत त्या वारंवार ऐका एकदा ऐकून भागणार नाही आपण म्हणजे माझ्या सहित बर का मी मला स्वतःला बजावत आहे आपण म्हणजे कुत्र्याचं शेपूट आहोत आपल्यामध्ये इतक्या सहजासहजी फरक पडणार नाही आणि म्हणून लोकमान्य टिळक म्हणतात याचा अभ्यास करावा अभ्यास करावा म्हणजे जे वाचलं जे ऐकलं जे समजलं त्याची पुनरावृत्ती करावी परत परत त्याच्यावरती विचार करावा बस ह्या सुरुवातीचा भाग उत्तर भागवत स्कंद दोन अध्याय एक श्लोक सहावा यावर आपण विस्तृत चिंतन केलं आता राजा परीक्षितानी प्रश्न विचारला आणि त्या प्रश्नाच्या विचारण्याने भागवतातील प्रश्नोत्तराला सुरुवात झाली हा जो प्रश्न आहे तो प्रश्न मला बरोबर रात्री बारा वाजता लक्षात आला आणि मी त्याच्यावरती त्या प्रश्नाच्या निमित्ताने मला आणखी जे काय प्रश्न विचारले मी प्रश्नाचं उत्तर देणार नाहीये पण माझं म्हणणं आहे मला आणि तुम्हाला प्रश्न समजला पाहिजे प्रश्न समजला तर भागवताच्या अठरा हजार श्लोकात त्याचं काय उत्तर आहे हे समजेल ते लक्षात येईल त्यासाठी मला प्रश्न समजवून घ्यायचा आहे तो काय विचारला प्रश्न राजा परीक्षितानी स्कंध दुसरा काढा अध्याय चौथा आणि श्लोक सहा आणि सात ते श्लोक असे आहेत भूय एव विविच्छामी भगवानात्ममाजया यथेतम सृजते विश्व दुर्विभाव्यमधीश्वर यथा विभुर, यथा संयच्छते पुनः याम याम शक्तिमुपाश्रित्य पुरुषक्ति परः पुमान आत्मानं क्रीडयन क्रीडन करोति विकरोति च दोन श्लोक घेऊ आपण सुरुवातीला आणि त्या दोन श्लोकाचा अर्थ वाचू राजा विचारतात परीक्षित महाराज विचारतात मी आपणाकडून पुन्हा हेच जाणून घेऊ इच्छितो की भगवंत आपल्या मायेने या सृष्टीची उत्पत्ती कशी करतात कारण या सृष्टीची रचना ब्रह्मदेवासारख्यांनाही करण्यासारखी नाही भगवंत या विश्वाचे संरक्षण आणि पुन्हा संहार कसा करतात अनंत शक्ती परमात्मा कोणकोणत्या शक्तींचा आश्रय घेऊन स्वतःच खेळणी बनवून त्यांच्याशी खेळतात तसेच ते हे ब्रह्मांड कसे बनवतात आणि पुन्हा कसे मिटवून टाकतात अधिक कसं निर्माण करतात आणि कसं मिटवून टाकतात याबरोबर मी एक प्रश्न विचारतो माझ्या मनात एक प्रश्न निर्माण झाला आणि तो म्हणजे हे सर्व आधी भगवंत करतात का करतात सृष्टीची निर्मिती त्याने का केली संरक्षण का करतात आणि जर संरक्षण करतात उत्पत्ती करून तर मग संहार तरी का करतात हा प्रश्न त्याला मी जोडला आणि मी विचार करायला लागलो पण मी विचार करण्यापूर्वी आणि शुकाचार्य महाराज उत्तर देण्यापूर्वी इथे इथे पहिल्या प्रश्नाचं उत्तर देताना त्यांनी शुकाचार्यांनी आपल्या गुरुचं किंवा भगवंतांचं स्मरण करून त्यांना नमन केलं नाही केलं नाही म्हणजे जाणीवपूर्वक नव्हे पण तो प्रश्नच इतका महत्वाचा आणि सुंदर होता असं ते म्हणतात शुकाचार्य की कसं मरावं हा प्रश्न लोकहितार्थ असल्यामुळं त्यांना राहवलं नाही आणि त्यांनी त्याचं उत्तर दिलं जन्मलाभ परपुंसाम अंते नारायण स्मृती एतावान सांख्य योगाभ्याम स्वधर्म परिनिष्ठया जन्मलाभ परपुंसाम अंते नारायण स्मृती आता इथे मात्र हा राजाचा प्रश्न विचारल्यानंतर ऐकल्यानंतर त्यांना वाटलं अरे आपण भगवंतांचं स्मरण करून सुरुवात करायला पाहिजे भगवंतांना नमन करायला पाहिजे आणि म्हणून श्री शुक उवाच द्वितीय स्कंद अध्याय चार श्लोक बारावा इथे ते भगवंतांना नमन करतात नारायण तुझ्या कृपेने तुझ्या आशीर्वादाने मी आता राजाच्या प्रश्नांना उत्तर देतो असा त्याचा आपण अर्थ घेऊ पण ते का काय म्हणतात एक दोन श्लोक नमुन्याला घेऊ त्याचे श्लोक वाचू ते आणि त्याचा अर्थ वाचू आणि मग आपण राजाने विचारलेल्या प्रश्नांना समजून घेणार आहे परत सांगतो उत्तर आपण समजून घेणार नाही ओके आता शुकाचार्य म्हणतात विचक्षणा चरणोपसादनात संगम विदस्यो भयतोंतरात्मना विंदंती ही ब्रह्मगतीम गतक्लमा तस्मै श्रवसे नमो नमः विवेकी पुरुष ज्यांच्या चरणकमलांना शरण जाऊन आपल्या हृदयातून या व परलोकाची आसक्ती काढून टाकतात आणि कोणत्याही परिश्रमाविना ब्रह्मपद प्राप्त करून घेतात त्या मंगलमूर्ती कीर्ती असणाऱ्या भगवान श्रीकृष्णांना अनेक वेळा नमस्कार करतो तस्मै सुभद्र श्रवसे नमो महा पुढं अठराव्या श्लोकात म्हणतात किरात हुणांध्र पुलिंद पुलकसा आभीर कंका यवना खसादय येन्येच पापा यदुपाश्रयाश्रया शुद्ध्यंती तस्मै प्रभविष्णवे नमः किरात हूण आंध्र पुलिंद पुलकस आभीर कंक यवन खस इत्यादी कनिष्ठ जाती तसेच पापी ज्यांच्या शरणागत भक्तांना शरण जाऊनच पवित्र होतात त्या सर्व शक्तिमान भगवंतांना पुन्हा पुन्हा नमस्कार असो शुद्धंती तस्मे प्रभविष्णवे नमहा पण काय म्हटलंय लक्षात आलं का तुमच्या ज्यांच्या शरणागत भक्ताला शरण जाऊन पवित्र होतात भगवंतांना नव्हे भगवंतांच्या भक्तांना शरण जाऊन पवित्र होतात अशा त्या भगवंतांना मी श्रीकृष्णांना मी नमस्कार करतो आता ही जी परम भावना आहे आता किती उत्कट आहे बघा भगवंतां भगवंत नारायणा श्रीकृष्णा तुला शरण यायचं सोडच मी तुझ्या भक्तांना शरण जरी गेलो तरी मी पवित्र होऊन जाईन काय हो गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी उठल्या उठल्या असा एखादा परमभक्त ध्रुवासारखा प्रल्हादासारखा नचिकेतासारखा आपण त्याच तरी स्मरण करतो का आणि ही प्रार्थना करतो का का आपलं जी एम जी एन गुढीपाडव्याच्या शुभेच्छा ओके व्यवहार आहे द्याव्या पण भगवंता या वर्षात मला या मार्गाकडं या प्रश्नाच्या उत्तरार्थ थोडस पुढं नाही भगवंतांचं विष्णू सहस्त्रनामात एक नाम आहे मार्ग मला त्या मार्गावर थोडस पुढं घेऊन जा आपण आपण समर्थ रामदासांचा इतिहास वाचला असेल लहान असताना पळून जाण्यापूर्वीच्या वेळेला खोलीत बसून चिंतन करतायत आई येऊन विचारते तू काय विचार करतोस ते म्हणतात मी जगाची चिंता करतो एक पोरग सांगत मला कधी जाग येते अशी जाग म्हणजे झोपेतून जाग नव्हे अज्ञानातून जाग येते आणि मी भगवंतांना अशी प्रार्थना करतो मला मला प्रामाणिकपणानं सृष्टीची उत्पत्ती का आणि कशी केली हे मला समजेल असं काहीतरी करा अशी प्रार्थना मी कधी केली आहे त्या निमित्ताने आपण ही प्रार्थना करू आणि हा प्रश्नावरती जरा थोडस चिंतन करू ठीक आहे पुढच्या प्रवचनात हे जे दोन श्लोक आहेत भागवत स्कंद दोन अध्याय चार श्लोक सहा आणि सात यावर आपण चिंतन करू रामकृष्ण गोविंद